रामकृष्ण गोविंद एक आठ दिवसापूर्वी व्हॉट्सअपवर काही मेसेज वाचताना बहुतांश भागवत चिंतन चिंतनवरती एक छोटा चार ओळीचा पाच ओळीचा एक संदेश होता त्याचा मतितार्थ असा छोटाच मेसेज होता पण त्याचा मतितार्थ मला असा जाणवला की उपक्रम आणि उपसंहार उपोद्घात आणि उपसंहार ही दोन अंग म्हणजे अनुबंध चतुष्टयाची अंग आहेत असा त्या मेसेजचा असा त्या संदेशाचा बोध होत होता वास्तविक अनुबंध चतुष्टयाची अंग अंग चार ती वेगळी आहेत ती आहेत विषय अधिकारी संबंध आणि फलप्राप्ती ही ती अनुबंध चतुष्टयाची चार अंग मग त्या लेखकाने व्हॉट्सअपवरती वाचकाने उप उपोद्घात आणि उपसंहार हे काय म्हटलेलं आहे तर तर एखाद्या ग्रंथाचं तात्पर्य काढायचं जर असेल की या ग्रंथात काय आहे कशासाठी लिहिलेलं आहे या ग्रंथाचं तात्पर्य काय तर त्याच्यासाठी सात गोष्टींचा विचार करावा लागतो आणि त्या सात गोष्टी मुळ त्या ग्रंथाचं तात्पर्य समजत त्या सात गोष्टी कुठल्या काय आहे पूर्वासुरींनी प्रत्येक गोष्टी लक्षात राहण्याच्या दृष्टीने सूत्रबद्ध श्लोकबद्ध केलेले आहेत या सात गोष्टी सुद्धा एका श्लोकात बद्ध केलेल्या आहेत आणि तो श्लोक असा उपक्रमोपसंहारो अभ्यासो पूर्वताफलम अर्थवादोपत्तीच लिंगम तात्पर्य निर्णये या सात गोष्टीने त्या ग्रंथाचं तात्पर्याचा निर्णय करता येतो कुठल्या त्या गोष्टी आरंभ शेवट अभ्यास अपूर्वता फल अर्थवाद व उपपत्ती हे जे काय मी सांगतोय ना ते तुम्ही नुसतं ऐका कधीतरी कुठेतरी संदर्भ आला तर मी ऐकलं तर एवढं लक्षात आणा फार काही महत्वाचा भाग आहे इवन आजच्या पूर्ण प्रवचनात फार काही तत्वज्ञान आहे असा काही अर्थ नाहीये काय आहे की या सात गोष्टी या तात्पर्याचा निर्णय घेण्यास उपयोगी पडतात यापैकी ग्रंथाचा आरंभ आणि शेवट या पहिल्या दोन गोष्टी आहेत नंतर जे ग्रंथाचं तात्पर्य आरंभ व शेवट यास न सोडता या दोन टोकामध्ये नीट बसते ते या ग्रंथाचं तात्पर्य होय त्या ग्रंथात अभ्यास म्हणजे पुनरुक्ती पुनरुक्ती किंवा वारंवार काय सांगितले आहे ते पण पाहावं लागतं अभ्यास आरंभ शेवट आणि अभ्यास लोकमान्य टिळकाने अभ्यास याची व्याख्या करताना गीता रहस्यमध्ये एखादी गोष्ट परत परत परत परत करणं गणिताची उदाहरणं सोडवणं भरपूर प्रश्नपत्रिका सोडवणं दहावीला हा अभ्यास सतत वाचणं वारंवार गीतेचा अभ्यास करणं याला अभ्यास असं म्हटलेलं आहे तेव्हा जे तात्पर्य ग्रंथाचा आरंभ आणि शेवट यास न सोडता या दोन टोकामध्ये नीट बसते तेच त्या ग्रंथाचे तात्पर्य होय आता तात्पर्य होय आता ज्या ग्रंथात अभ्यास म्हणजे पुनरुक्ती किंवा वारंवार काय सांगितले आहे ते पाहावे लागते चौथी आणि पाचवी गोष्ट म्हणजे अपूर्वता आणि फल अपूर्वता जे म्हणजे त्या ग्रंथात नवेपणा काय आहे कोणताही ग्रंथकार काहीतरी मला सांगायचं आहे जे मी आजपर्यंत कुठे वाचलं नाही नवीन आहे असं असल्याखेरीज काही काही लिहायला प्रवृत्त होत नाही निदान छापखाने प्रिंटिंग प्रेस नव्हते तेव्हा तरी असं होत असे म्हणून एखाद्या ग्रंथाचे तात्पर्य ठरवण्यापूर्वी त्या ग्रंथात अपूर्वता म्हणजे वैशिष्ट्य किंवा नवेपणा <clears throat> हा पाहावा लागतो तसेच त्या लेखाचे अगर ग्रंथाचे काही फल आहे का अर्थात त्या ग्रंथामुळे काही परिणाम घडून आल्यास तो कोणता इकडेही लक्ष दिलं पाहिजे याचा नाव फल आता अर्थवाद अर्थवाद चा अर्थ एखादा मुद्दा सिद्ध करायचा हे ठरवल्यानंतर त्याच्या प्रस्तुतीकरणामध्ये ओघात दाखल्यासाठी तुलना म्हणून एक वाक्यता करण्यास अगर त्यामध्ये काही साम्य आहे काही भेद आहे हे दाखवण्यास प्रतिपक्षातील दोष सांगून पूर्वी कुणी काय सांगितलेलं आहे त्याच्यामधले दोष काय आहेत आणि माझ मत काय आहे अलंकारार्थ अतिशयोक्तीने किंवा युक्तिवादाला पोषक म्हणून त्या प्रश्नाचा पूर्व इतिहास या नात्याने अथवा इतर काही कारणासाठी आणि कधी कधी काही विशिष्ट कारणा वाचूनही ग्रंथकार दुसऱ्या पुष्कळ गोष्टी प्रसंगानुसार वर्णन करतो त्याच नाव अर्थवाद मी गीता रहस्य हा एकच ग्रंथ असा बघितला की जिथं लोकमान्य टिळक हा जो प्रकार इथं आहे की प्रतिपक्षातील दोष सांगायचे दोष म्हणजे मला तुमच्या ग्रंथातील सांगितलेली गोष्ट का पटत नाही आणि मी म्हणतो तेच का बरोबर ते इतकं स्पष्टपणानं सांगितलेलं आहे यावरून त्यांची स्वतःबद्दलच्या विचाराची जी आत्मीयता आहे आत्मविश्वास आहे तो त्याच्यामध्ये प्रगट होतो तर आपण बघितलं की आरंभ आणि शेवट म्हणजे उपक्रम आणि उपसंहार अभ्यास अपूर्वता फल अर्थवाद आणि उपपत्ती ही ती सात साधने आहेत ज्यामुळं एखाद्या ग्रंथाचं तात्पर्य काय ते ठरवण्यास मदत होते अवांतर माहितीसाठी आहे फार मोठा विषय नाही तसाच भागवताच्या आपण नवव्या अध्यायात चतुश्लोकी भागवत बघितलं जवळजवळ अकरा बारा प्रवचनात बघितलं आता या इथे आपण भागवताची दहा लक्षणं कुठली भागवताची लक्षणं दहा बघा हा बहुतांश बहुतांश पुराणांची बहुतांश नव्हे भागवत सोडून सगळ्या पुराणांची लक्षणं कुठं पाच आहेत कुठं सहा आहेत कुठं दहा आहेत दहा नाही पाच आहेत सात आहेत परंतु भागवत पुराणाचीच मात्र लक्षणं दहा आहे आणि म्हणून बघा तुम्ही काय काय नावं आहेत पुराणांची ब्रह्मवैवर्त पुराण ब्रह्मांड पुराण शिवपुराण आणि काय पुराण अशी पुराणांची नावं आहेत परंतु भागवताचंच नाव फक्त श्रीमत भागवत महापुराण त्याला श्रीमत म्हटलेलं आहे दशलक्षणी भागवत ही भागवताची श्रीमंती आहे दहा विषय प्रतिपादन केलेले आहेत आणि या तिसऱ्या श्लोकापास मध्ये तिसऱ्या अध्याय दुसऱ्या अध्यायात दहाव्या दुसऱ्या स्कंधाच्या दहाव्या अध्यायात जी दहा लक्षणं सांगितलेली आहेत ती दहा लक्षणांचं वर्णन यापुढे तिसऱ्या स्कंधापासून बाराव्या स्कंधापर्यंत प्रत्येक स्कंधाचा तो विषय आहे उदाहरणार्थ यात मध्ये म्हटलेला आहे श्लोक असा आहे तो अत्र सर्गो विसर्गश्च स्थानम पोषण मूतय मनवंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रय ही जी दहा लक्षणं आहेत ती सर्ग हे तिसऱ्या स्कंदाचं लक्षण विसर्ग हे चौथ्या स्कंदाचं लक्षण अत्र सर्गो विस विसर्ग अत्र सर्गो विसर्ग स्थान पाचव्या स्कंधाचा विषय पोषण सहाव्या स्कंधाचा ऊती सातव्या स्कंधाचा मनवंतर आठव्या स्कंधाचा ईशानुकथा नवव्या स्कंधाचा निरोध दहाव्या स्कंधाचा मुक्ती अकराव्या स्कंधाचा आणि आश्रय बाराव्या स्कंधाचा विषय किंवा लक्षण आहे आणि या क्रमानं उगीच आपलं काहीतरी विस्तार करायचा आणि काहीतरी सांगायचं म्हणून भागवत सांगितलेलं नाही क्रमानं पद्धतशीर शिस्तबद्धरित्या काहीतरी सांगण्याच्या हेतूने व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे आपण वाचताना हा क्रम ही लक्षणं हा विषय लक्षात घेत नाही म्हणून काही वेळेला आपल्याला विस्कळीतपणा जाणवतो पण तसं भागवतात नाहीये त्यावेळे त्यामुळं या दहा लक्षणांचा अर्थ काय आहे अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषण मोतय मनवंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रय त्या प्रत्येकाचा अर्थ काय आहे ते आपण पुढच्या प्रवचनात बघू ऐका लक्षात राहिलं तर लक्षात ठेवा दुसरा स्कंध दहावा अध्याय पहिला श्लोक एवढा लक्षात ठेवा याच्यात भागवताची दहा लक्षणं आहेत आणि ते लक्षण आणि त्याचा अर्थ हे तीन चार श्लोकात सांगितलेलं आहे कधी संदर्भ निघाला तर तुम्ही तो स्कंध अध्याय काढून वाचू शकता समजून घेऊ शकता हे सगळं काही पूर्णपणे लक्षात ठेवायलाच पाहिजे असं नाही तेव्हा आपण या दहा लक्षणांचा अर्थ पुढील प्रवचनात बघू रामकृष्ण गोविंद